गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमहा जय जय रघुवीर समर्थ दासबोध या ग्रंथातील दशक चौथा समास सातवा म्हणजे दास्य भक्ती या समासाचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊ भक्तीमध्ये भाव अतिशय महत्वाचा आहे मी भगवंताचा आहे आणि भगवंत माझा आहे या अखंड स्मृतीलाच भाव असे म्हणतात भावामध्ये भगवंताशी नाते प्रस्थापित करायचे असते तुम्ही भगवंताशी कोणते नाते प्रस्थापित करता यावरून भावाचे निरनिराळे प्रकार निर्माण झाले मी दास आहे आणि भगवंत माझा धनी हा झाला दास्य भाव मी प्रेसी असून भगवंत माझा प्रियकर आहे हा झाला मधुरा भाव भगवंत माझा मित्र आहे हा झाला सख्य भाव तर मी आई असून भगवंत माझा पुत्र आहे हा झाला वात्सल्य भाव ज्या भावाने आपण भगवंताशी नाते जोडतो त्याच भावात सद्गुरूशी नाते असतो तो देखील भक्तीचाच प्रकार ठरतो असे श्री समर्थ म्हणतात प्रस्तुत समासात आपण दास्य भावाचा विचार करू वंदन भक्तीमध्ये सुरू झालेली लिंता दास्य भक्तीमध्ये पूर्ण फळाला फळाला येते भक्त स्वतःला अतिसामान्य दिनसेवक किंकराशी समजतो जगाचे मालक होण्यापेक्षा भगवंताचा दास होण्यात खरा आनंद असे गोंदवलेकर महाराज म्हणतात सगळ्या संतांनी स्वतःला भगवंताचे दास म्हणून घेण्यात जीवनाची कृतार्थता मानलेली तुलसीदास रामदास ही नावे दास्यभावाचे प्रतिनिधित्व करतात ज्ञानेश्वर महाराज स्वतःला निवृत्तीदास म्हणून घेतात तर मीराबाई श्रीकृष्णाला तेरे चरण की मे उदासी असे म्हणते कबीर स्वतःला भगवंताचा बंधा समजतो तुकोबारा इतर म्हणतात तरीच जन्म यावे दास विठ्ठलाचे व्हावे अनेकदा साधना करताना भक्ताला काही शक्ती प्राप्त होतात त्यामुळे त्याचे महत्त्व वाढू लागते भक्तिमार्गात अहंकाराचा धोका फार मोठा आहे अंतिम साध्य न गाठलेला साधक मोहला बळी पडून केव्हा गुरुबाजी सुरू करेल हे सांगता येत नाही अशा वेळी भाव हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे हनुमंत हा या दास्य भावाचे प्रतीक समजला जातो हनुमंत हा पराक्रमी तर आहेच पण तो बुद्धिमत्ता वरिष्ठ देखील आहे याचा अर्थ दास हा निर्बुद्ध असतो असे नव्हे अथवा दुबळी माणसे लवकर दास होतात असेही नाही दास्यभाव ही नकारात्मक संकल्पना नाही भरत आणि लक्ष्मण हे दोघे विलक्षण पराक्रमी होते तसेच महान बुद्धिमान होते तरी देखील रामाच्या दास्यात दोघांना धन्यता वाटते खरे म्हणजे निर्बुद्ध माणूस खरे दास्य करू शकणार नाही या ठिकाणी आपण आणखी काही एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे ती म्हणजे भाव हा तात्पुरता नसतो तर तो अखंड असतो तात्पुरते असते ती भावना अखंड असतो तो भाव दास्य भावात मी भगवंताचा दास आहे हा भाव चोवीस तास सांभाळायचा असल्यामुळे चोवीस तास आपले प्रत्येक कर्म त्याला साजेसे झाले पाहिजे एकीकडे स्वतःला देवाचा दास म्हणून घ्यायचे आणि दुसरीकडे लोकांशी उर्मटपणे बोलायचे हा विरोधाभास आहे दासाने नम्र असले पाहिजे श्री समर्थ दास्य भक्तीत पुढील गोष्टींचा अंतर्भाव करतात आणि म्हणतात भगवंताचे उत्सव साजरे कर साजरे करणे मंदिराचा उद् जीर्णोद्धार करणे तीर्थस्थानी निरनिराळ्या बांधकामात तन मन धनाने सहभाग घेणे लौकिक जीवनातील आपली प्रतिष्ठा विसरून सेवक भावाने मंदिरात पडेल ते काम करणे भावात भक्ताने अमुक एक काम श्रेष्ठ दर्जाचे किंवा अमुक एक काम कनिष्ठ दर्जाचे असे द्वैत माना ठेवणे छत्रपती शिवाजी महाराज चापळच्या रामनवमी उत्सवात भोजने झाल्यावर शेणगोळा फिरवित असत भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठाराच्या यज्ञात पत्रावळी उचलल्याचे सर्वांना ज्ञातच आहे अनेकदा भक्तांचा हा भाव पाहूनच भगवंत त्याचे दास्यपद करतो नातांच्या घरात पाणी भरणारा श्रीखंड्या आणि जनाबाईची लुगडी धुणारा पांडुरंग ही यांची बोलकी उदाहरणे आहेत जनाबाई स्वतःला नामयाची दासी म्हणून घेते नामदेव विठ्ठलाची पूजा करतात आणि विठ्ठल जनाबाईची सेवा करतात भक्तीच्या भावराज्यात असे अलौकिक भावसंबंध पाहायला मिळतात आणि तोच हा समाज म्हणजे दास्य भक्ती हा आपण पाहणार आहोत श्रीराम मागा झाले निरूपण सहावे भक्तीचे लक्षण आता ऐका सावधान सातवी भक्ती श्रीराम सातवे भजन ते दास्य जाणावे पडले कार्य तितुके करावे सदा सन्निधची असावे देवद्वारे श्रीराम देवाचे वैभव सांभाळावे न्यून पूर्ण पडोची नेदावे चढते वाढते वाढवावे भजन देवाचे श्रीराम बंगली देवाळे करावी मोडले सरोवरे बांधावी सोपे धर्मशाळा चालवावी नूतन चिकार्य श्रीराम नाना रचना जीर्ण जर्जर त्याचे करावे जीर्णोद्धार पडिले कार्य ते सत्वर चालवीत जावे श्रीराम गजरत तुरंग सिंहासने चौकिया शिबिका सुखासने मंचकडोल्लारे विमाने नूतन चिकरावी श्रीराम मेघडंबरे छत्रे चामरे सूर्यापाने निशाने अपारे नित्य नूतन अत्यादरे सांभाळीत जावी श्रीराम नाना प्रकारेची याने बैसावयाची उत्तमस्थाने बहुविध सुवर्णासने यत्न करीत जावी श्रीराम भुवने कोठड्या पेट्या मांदुसा रांजन कोहळी घागरी बहुवसा संपूर्ण द्रव्यांश ऐसा अतियत्ने करावा श्रीराम भुएरी तळघरे आणि विवरे नाना स्थळे गुप्तद्वारे अनर्थ वस्तूची भांडारे यत्ने करीत जावी श्रीराम अलंकार भूषणे दिव्यांबरे नाना रत्ने मनोहरे नाना धातू सुवर्ण पात्रे यत्ने करीत जावी श्रीराम पुष्प वाटिका नाना वने नाना तरुवराची बने पावती करावी जीवने तया वृक्षांशी श्रीराम नाना पशुचिया शाळा नाना पक्षी चित्रशाळा नाना वाद्य नाट्यशाळा गुन्हे गायक बहुसाल श्रीराम स्वयंपाकगृहे भोजनशाळा गृहे धर्मशाळा निद्रिस्तांकारणे शाळा विशाळ स्थळे श्रीराम नाना परिमळ द्रव्यांची स्थळे नाना खाद्य स्थळांची स्थळे नाना रसांची नाना स्थळे यत्ने करीत जावे श्रीराम नाना वस्तांची नाना स्थाने बंगली करावी नूतने देवाचे वैभव वचने किती मनोनी बोलावे श्रीराम सर्वा ठाई अति सादर आणि दास्यत्वास हि तत्पर कार्यभागाचा विसार पडणार नाही श्रीराम जयंता पर्वे महोत्सव असंभाव्य चालवी वैभव जे देखता स्वर्गीचे देव तटस्थ होती श्रीराम ऐसे वैभव चालवावे आणि नीच दास्यत्वही करावे पडले प्रसंगी सावध असावे सर्व काळ श्रीराम जे जे काही पाहिजे ते ते तत्काळची दिजे अत्यंत आवडीने किजे सकळ सेवा श्रीराम चरण क्षाळने स्नाने आचमने गंधाक्षते वसने भूषणे आसने जीवने नाना सुमने द्रोपदी नैवेद्य श्रीराम शयाकारणे उत्तम स्थळे जळे ठेवावी शूची तळे तांबूल गायने रसाळे रागरंगे करावी श्रीराम परिमळ द्रव्य आणि फुले नाना सुगंधे लजे तेले खाद्यफळे बहुसाले सन्निध असावी श्रीराम सडे समार्जने करावी उदक पात्रे उदके भरावी वसने प्रक्षाळून अनावी उत्तम उत्तमे श्रीराम सकळांचे करावे पारपत्य आल्यांचे करावे आतिथ्य ऐसी जाणावी सत्य सातवी भक्ती श्रीराम वचने बोलावी करुणेची नाना प्रकारे स्तुतीची अंतरे निवती सकळांची ऐसे वंदावे श्रीराम ऐसे हे सातवी भक्ती निरोपिले यथामती प्रत्यक्ष न घडे तरी चित्ती मानस पूजा करावी श्रीराम ऐसे दास्य करावे देवाचे येणेची प्रकारे सद्गुरूंचे प्रत्यक्ष न घडे तरी मानस पूजेचे करीत जावे श्रीराम इति श्रीदास बोधे शिष्य संवादे दास्य भक्ती निरूपण नाम समास शब्द महा श्रीराम